रामकृष्ण गोविंद अंतकाळ कसा साजरा करावा खऱ्या अर्थाने साजरा कसा करावा याबद्दल आपण दोन एक सहा यावरती चिंतन करत आहोत यामध्ये एक दोन संदर्भ माझे देण्याचं मनात होतं जे राहिले राहिले म्हणजे शेवटी द्यायचं होतं त्याबद्दल बोलतो गीतेमध्ये अंतकाळी मृत्यू पावलेल्या माणसाची जी गती होते गती मिळते त्याला त्याचे दोन मार्ग सांगितले त्याच्याबद्दलचे श्लोक असे आहेत ते मार्ग म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण याबद्दल काही भ्रम आहे तो निवृत्त व्हावा म्हणून थोडस स्पष्टीकरण अन्यथा भागवतात विस्ताराने हा विषय पुढे येणार आहे यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिम् चैव योगिनः प्रयाता यान्ति कालम वक्ष्यामि भरतर्षवः हे अर्जुना ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन हा झाला गीता अध्याय आठ श्लोक तेवीस आता गीता अध्याय आठ श्लोक चोवीस अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ते ब्रह्म ब्रह्मा जनः अर्थ आहे ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात हा झाला आठ चोवीस आता आठ पंचवीस धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्त निवर्तते अर्थ आहे ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या कर्माची फळे भोगून परत येतो आता शेवटचा आठ सव्वीस श्लोक असा आहे शुक्ल कृष्ण हे दोन मार्ग शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वत मते एक या यात्यना वृत्ती मन्यया वर्तते पुन्हा अर्थात आहे कारण जगाचे हे दोन मार्ग शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो आता आपण थोडस याच्यावर चिंतन करू आपण विस्तृत विवेचन पुढे करणार आहोत भागवतात विषय येईल त्यावेळेला पण इथं आठ अध्याय आठ तेवीस मध्ये परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात इथं गती हा शब्द महत्वाचा आहे काळ हा शब्द महत्वाचा नाही अंते मती सा गती सिद्धांत आहे अंतकाळी जी गती मिळते त्या गतीला गेल्यानंतर माणूस परत येणार का नाही येणार पुनर्जन्म मिळणार का सुटका होणार हे ठरतं आता इथं जे म्हटलेलं आहे ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे याचा अर्थ प्रत्यक्ष मृत्यूच्या समयी प्रत्यक्ष अग्नी असणं दिवसा मरण येणं शुक्ल पक्षात मरण येणं असा न घेता ज्ञानी अवस्था अग्नीची उपस्थिती दिवसाचा काळ याचा अर्थ ज्ञानी अवस्थेत जर मृत्यू आला तर त्याला परत येण्याची गती नाही आणि या उलट ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे म्हणजे धूर आणि रात्र आणि कृष्ण पक्ष हे अज्ञानी मतीचं गतीचं <coughs> लक्षण सांगतात अज्ञानी अवस्थेत मृत्यू आला तर पुनर्जन्म निश्चित हा या तीन चार श्लोकांचा सारांश आहे त्यामुळं आपण दक्षिणायनात मरण चांगलं नाही उत्तरायणात मरण चांगलं असा एक सारासार विचार गैरसमजापोटी न करता याचा हा अर्थ समजून घ्यावा आता तुम्ही मला लगेच भीष्माचार्यांचं उदाहरण देणार माहित आहे पण भीष्माचार्य उत्तरायणासाठी थांबलेले होते याचा अर्थ मला भगवंत दर्शन द्यायला येणार आहेत आणि ज्या वेळेला येतील ते मला ज्ञानी अवस्थेला नेतील म्हणून तो काळ उत्तरायणाचा असा त्याचा अर्थ आहे भगवंत समोर उभे आहेत याच्याशिवाय ज्ञानी अवस्था कशी येणार म्हणून ते थांबले आणि दुसरं उदाहरण दक्षिणायनात मृत्यू येणं जर वाईट असेल तर ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतली ती दक्षिणायनात घेतली का घेतली त्यांची मानसिक गती बौद्धिक गती ही भगवंतांना ऑलरेडी पोचलेली होती भगवंतांच्या प्रत त्यांना काळ वेळ स्थळ बघायची काही आवश्यकता नव्हती पण त्यांनी आदर्श म्हणून एक समाधी घेतली पण ती दक्षिणायनात घेतली या दृष्टीनं थोडं चिंतन करा पुढं आता याला एक उदाहरण देतो असं आहे का हो राजा म्हणजे न्यायाधीश असायचा त्या न्यायाधीशापुढं राजापुढं सकाळी न्याय दरबारात एक फायलींचा निकालासाठी गठ्ठा ठेवलेला असायचा ते राजा तो काय करायचा तो राजा एका काठीने त्या सगळ्या फायली विस्कळीत करायच्या आणि ज्या फायली डाव्या बाजूला पडल्या त्याचा निकाल नकारार्थी ज्या फायली उजव्या बाजूला पडल्या त्याचा निकाल सकारार्थी असा का सरळ सोट मार्ग आहे इतकं का ते सोपं आहे दक्षिणायनामध्ये कितीही परमयोगी असेल आणि तो जर दक्षिणायनात देह ठेवला त्यांनी निसर्ग नियमानुसार तर तो गेला का वाईट गतीला आणि कितीही दुष्कृत्य करणारा माणूस असू दे तो योगायोगाने उत्तरायणात मेला म्हणून त्याला केवळ आणि केवळ कालवाचक संज्ञा समजून त्याला परमगती प्राप्त होईल का अंतकाळीने भगवंतांचं स्मरण बिलकुल केलं नाही संसार संसार संसार संसार मी माझ माझ्यासाठी हेच स्मरण केलं त्यातच गुंतलो कुटुंबाच्या आसक्तीत राहिलो मनाचा हा निग्रह केला नाही असा जर अंतकाळ असेल आणि काही कारणानं निसर्ग नियमानुसार मृत्यू येणारच तो उत्तरायणात आला तर त्याला परमगती प्राप्त होईल आहे का हे शक्य खरं आहे का असू शकेल का याच्यावर जरा आपण विचार करून एकदम गैरसमज निर्माण करून न घेता त्याचा अर्थ समजून घ्यावा दक्षिणायन म्हणजे अज्ञानी अवस्था उत्तरायण म्हणजे ज्ञानी अवस्था असा त्याचा अर्थ घेऊन मला माझी मानसिक मती बुद्धी अंतकाळी कशी ठेवावी जेणेकरून मला उत्तम गती प्राप्त होईल आणि अशी गती प्राप्त होईल की ती परमपदापर्यंतच मला नेईल हा विचार आणि हा ही गती लक्षात ठेवावी काळ लक्षात ठेवू नये असा हा याचा सूक्ष्म अर्थ आहे भागवतात याबद्दल स्पष्टपणानं म्हटलेलं आहे आपण पुढे त्याचा विचार करू हा झाला एक विषय पूर्तीसाठी घेतलेला हा संदर्भ आता दोन एक सहा वरती आपण विस्तृत विवेचन पाच सहा विवेच प्रकरणात प्रवचनात केलं आता एक चार पाच श्लोक आहेत त्यामध्ये भागवतातले आहेत त्याच दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायातले आहेत त्यात मरण समय कसा साजरा करावा ते लिहिलेलं आहे ते मी पुढील प्रवचनात वाचून दाखवतो आणि त्यावर आपण चिंतन करू म्हणजे माझ्या दृष्टीने दोन एक सहा हा विषय संपेल रामकृष्ण गोविंद